नुगवे ते उगवन सांगितले भाई घालून आता आता शुद्ध राखा घाई आता काही नाही राहिले म्या आपणा आपण पाहिले कमाई समोल येथे नकारीस मानू निवडू नये मजू कोणा येथे वाणू का म्हणे पदोपदी कान्हो वनमाळी जय जत मग सैवटीला एक वेळी हे बंधुनो तुमच्या बुद्धीने जे तुम्हाला समजणार नाही ते मी आता तुम्हाला उलगडून दाखविलेले आहे आता त्याचा स्वतःची तुम्ही मेळ घालून बघा तुम्ही लवकर शुद्ध भाव मनामध्ये निर्माण करा आपल्या स्वस्वरूपाला एकदा जाणल्यानंतर आता काही शोधायचे त्यानंतर काही जाणून घ्यायचे असे शिल्लकच राहत नाही स्वतःच्या कमाईलाच या ठिकाणी मोल आहे मी जे काही सांगतोय त्याचा राग नका मानू मला इथे कुणाची निवड करता येणार नाही किंवा कुणाचे वर्णन सुद्धा मी करू शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात एक सारखे कान्होबाचे नाव घ्या म्हणजे एखाद्या वेळी तुमचा जय खात्रीने होईल निश्चितपणानं तुमचा विजय होईल हरुष आनंदाचा घोष करा हरिनामाचा कोण हा दैवाचा भाग पावे येथील पुण्य पाहिजे बहुतो जन्मांतरीचे संचितो होईल करीतो आलाधिकारी तो काय पाहता हे भाई हरुषे नाचा धरा घाई पोट भरी काही घेता उरी न ठेवा जे सुखदृष्टी आहे तेच अंतरी जोलाही तुका म्हणे कायू कळी काढते बापुडी ईश्वराच्या नावाचा सतत आनंदाने जयघोष करीत राहणे हाच मोठ्या आनंदाचा प्रसंग आहे यामध्ये प्रचंड आनंद आहे आणि कोणत्या दैववानास जो नशिबवान असेल त्यालाच हा वाटा मिळणार आहे या प्राप्तीसाठी अनेक जन्माच्या पुण्याचा साठा जवळ असावा लागतो तेव्हाच तो या ठिकाणचा अधिकारी होतो अरे बंधुनो पाहता काय आनंदाने नाचा हात धरा गोळ्या मेळ्याने ओळी धरा या भक्तिरसाचे पोटभर जेवण करा आणि अशा प्रकारचे जेवण करा की पाठीमागं काही शिल्लक ठेवूच नका तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या दृष्टीपुढे जे परमेश्वराचे सुख उभे आहे तेच तुमच्या अंधकरणामध्ये स्थिर राहू द्या ते स्थिर होऊ द्या मग त्याच्या पुढे प्रत्यक्ष यम सुद्धा बापडा पराजित होऊन जाईल अवघे गोपाळ म्हणती आरे करू काला काय कोणाची शिदोरी ते पाहो द्या मला नका काही मागे पुढे रे ठेवू खरेच बोला वंची वंचला तो चिरे येथे भोवंडा त्याला घेतल्या वाचून झाडारे नेदी आपुले काही एका एक ग्वाही भोत देती मोकळे नाही ताक सांडी एर एर रे काला भात भाकरी दही आले घेतो मध्ये बैसला नाही आनवित तेही एका नाही धीर तातडी दिल्या सोडोनी मोटा एक सोडतील गाठी रे चालती वाटा एक उभा भार वाहुनी पाही उगाची खोटा एक ते करुणी आराली आता ऐशेची घाटा एक स्थिराविल्या गाई रे एक वळत्या देती एकांच्या फाकल्या ओढाळा फेरी भोवती घेती एके तारा बोरा गुंतली नाही जीवन चित्ती एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती एक एके वाटा लाविली भोळी नेनती मुले आपण घरीच गुंतले माळा नाशिली फुले गाठीचे ते सोडून आवडे खाय आई ते दिले सापडले वेठी ओढी रे भार वाहता मेली एक ते माया गुंतले घरी बहुत काम वार्ताही नाहीत याची तया काहीच ठावे जैसे होते शिळे संचित तैसे लागले खावे हातो हाती गेले वेचुनी मग पडले ठावे एकी हाती पायी पटीरे अंगी लाविल्या राखा एक ते सोली व बोडके केली सपाट शिखा एक ते आळसी तळी वरी वाढिल्या काखा शिदोरी वासुनी बुद्धी रे केला व घ्या वाखा तुका म्हणी आता कान्होबा आम्हा वाटोनी द्यावी आहे नाही आम्हा पाशी ती तुझ वगेची ठावी मोकलीचा तुम्ही शरण आम्ही कवनाशी जावी कृपावंती कृपा केली रे पोट भरे तो खावी सर्व गोपाळ एकमेव झाले एकत्र येऊन म्हणू लागले की सर्वजण बाबानो आपण एकत्र येऊया आणि आपण काला करू कोण कोणती पाप पुण्याची शेदोरी आणलेली आहे ते आपण पाहूया आणि सर्वांनी खरे भरून आपापली सर्व शेदोरी दाखवा काही सुद्धा पाठीमागं राखून ठेवू नका जो काही चोरून ठेवी जो फसवील त्याला येथून बाहेर काढले जाईल हे काही जण त्यांचा झाडा घेतल्याशिवाय काहीच देत नाहीत जो तो एकमेकांची ग्वाही देतोय पण कुणी मोकळेपणानं मात्र सांगत नाही कुणी ताक देतात कुणी भात तर कुणी भाकरी तर कोण दही देत आणि या सर्वांचा एकत्र मिळून काला तयार करतात मध्यभागी बसलेला जो भगवंत श्रीहारी आहे तो सर्व घेतो आहे तो स्वतःहून काही आणीत नाही यामध्ये काही गोपाळांना अजिबात धीर धरविना त्यांनी आपली पाप पुण्याची गाठोडी सोडून ताबडतोब भगवान श्रीकृष्णाच्या स्वाधीन केली तर कित्येक जण गाठ सोडण्याचा विचार करीत राहिले आहेत कित्येकांचा नुसताच विचार चाललेला आहे दुसरा एक गाठोड्याचे ओझे दुसरे पाठीवर घेऊन उभा आहे तर दुसरे काही हा सर्व भार परमेश्वराला अर्पण करून शांत झालेले आहेत आणि दुसऱ्यास तुम्ही असेच करा अशा प्रकारचं सांगत आहेत कित्येक लोकांनी तर आपल्या इंद्रियरूपी व्रतींच्या गायी स्थिर उभा केलेल्या आहेत तर काही ना त्यांनी मोकळे सोडलेले आहे आणि विषयामध्ये गुंतवून ठेवलेले आहे काहींच्या या ताणलेल्या गायी फारच ओढाळ आहेत त्यांनी त्यांना फार त्रास दिलेला आहे आणि विषय सुखामध्ये त्यांचे फेरे चालू राहिलेले आहेत कित्येकांच्या मनोवरती हिरव्या चाऱ्याला पाहून त्या ठिकाणी गुंतून जातात त्यांच्या चित्तात श्रीहरी शिल्लक राहत नाही काही लोक एकमेकांना चला आपण परमेश्वराकडे जाऊया असे म्हणू लागलेले आहेत काही फेरे धरून फुंकारू लागलेले आहेत तर काही लोकांनी भोळ्या भावाने एकमेकांना मार्ग दाखवले आणि आपण मात्र प्रपंच बुद्धीमध्येच गुंतून राहिलेले आहेत वरवर दिसणाऱ्या ज्या माळा फुलात त्यांनी आपले चित्त गुंतवले आहे आणि स्वतःचा नाश करून घेतला आहे यांना आपले पदरचे खर्च करून खावे हे पसंत नाही दुसऱ्याचे आयते खावेसे वाटते म्हणजे दुसऱ्याने जे काही दिलं असेल तेच यांना फक्त आवडतं अशी माणसे जन्म मरणाच्या चक्रामध्ये सापडतात आणि आयुष्यभर भार वाहतच मरून जातात दुसरी काही माणसे मायेच्या काताड्यामध्ये सापडतात आणि देहबुद्धीच्या घरामध्ये अडकून पडतात आपली स्वतःची अशी काहीच वार्ता त्यांना माहीत नसते ते पूर्वजन्मीच्या क्रियेचे साठवलेले जुने पाके शिळे अशा प्रकारचे जे काही फळ असेल ते त्यांना खावे लागते अशा परिस्थितीमध्ये त्यांचे आयुष्य त्यांचं जीवन कधी संपून जातं हे त्यांना कळत सुद्धा नाही आणि मग शेवटी शेवटी ते सावध होण्याचा प्रयत्न करतात कित्येकाने तर हातापायाना आणि अंगाला राखेचे पट्टे लावून गोसाव्याचे रूप धारण केलेले आहे तर दुसऱ्या कित्येकाने आपले डोके बोडून काढलेले आहे मुंडन केलेले आहे आणि शेंडी सुद्धा कापून टाकलेली आहे आणि संन्यासाचे सोंग घेतलेले आहे आणखी कित्येकाने आळसामध्ये राहून दाढी जटा आणि केस इत्यादी वाढवलेले आहे पण शुद्ध पुण्याच्या शिजोरीशिवाय त्यांच्या सर्व क्रिया त्यांचं सर्व संघ संपादन करून काही उपयोग होत नाही कारण अशा प्रकारे केवळ ढोंगी कर्मामुळे त्यांच्या बुद्धीचा नाश झालेला असतो तुकाराम महाराज म्हणतात आता हे भगवंता या आमच्या शेदोऱ्या तूच आम्हास वाटून दे आमच्याजवळ जे काही आहे किंवा नाही हे सर्व तुला माहीत आहे तूच जर आम्हाला सोडून गेलास तूच आम्हाला जर सोडलेस तर मग आम्ही तुला जे शरण आलेलो आहोत त्यांनी कुणाकडे जावे बरे तू कृपावंत आहेस आणि तू कृपावंत असल्यामुळे तू जर एकदा कृपा केलीस तर मग पोटभर भोजन आम्हाला सुखाने करता येईल तेव्हा आता तू आमच्यावर कृपा कर बैसवनी फेरी गडिया मध्यभागी हरी अवघियांची करी समाधानो सारिखी पाहि तू देखे समोरू भोगी अवघे प्रकारू हरुषी झेली करू कवळमुखी देती ते बोले बोलत या सवी देतील ते त्यांचे घ्यावी एक एका ठावे येर येरा दृशू कोणाची या जीवा ने दे विषम तुका म्हणे देवा बहु आवडीचा हेवा भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःभोवती सर्वांना गोळा करून बसवतो आणि आपण सर्वाचे समाधान करून सर्वांना सारखेपणाने वागवतो प्रत्येकास तो आपल्या समोरच आहे असे वाटत राहते आणि सर्व प्रकारचे भोग त्यांना तो भोगायला देतो मोठ्या आनंदाने आणि हर्षाने भगवान श्रीकृष्ण मुखामध्ये घास घालतात जे स्वतःशी बोलतील त्यांच्याशी तो मनापासून बोलू लागला आहे जे देतील ते तो घेऊ लागला त्याच्या या कृत्यामधील अर्थ त्याचा त्यालाच माहीत असावा त्यांच्यातच ते गुप्त होऊन राहिलेले आहेत तुकाराम महाराज म्हणतात ईश्वराला भक्ताच्या प्रीतीची मोठी हौस आहे तो कुणाच्याही मनाला दुःख होईल अशा प्रकारचे कधीच वागत नाही आम्हा वासे कडवाले जैसे तैसे नाही अनारिसे कान्होबाचे अंतरी पिडती आपुल्या भावना जैशी जयाची वासना कर्माचा देखना पाहे निळा कौतुक खेळ खेळी न पडे डाई ज्याचा भार त्याच्या ठाई कोणी पडतील डाई कोणी कोडी उगविती तुका म्हणे कवळू हाती घेऊन गोपाळू दे तू ज्यांचे बळू त्याशी तैसा विभागू या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही परमेश्वराच्या अतिशय जवळ राहत असल्यामुळे अतिशय जवळ वावरत असल्यामुळे तो जसा आहे ज्या प्रकारचा आहे तसा आमच्या ध्यानामध्ये आलेला आहे या भगवान कृष्णाच्या कान्होबाच्या मनातील भाव आम्हाला समजला असून तो काही वेगळी भावना धरून बसतो असे नाही त्याच्या मनात अशी कुठलीही वेगळी भावना नसते कारण ज्याची जशी वासना असेल तशी तो त्याला पीडा देत असतो हे मात्र खरे आहे हा श्रीहरी कर्माकडे नुसता पाहत असतो म्हणजे तो तटस्थ असतो सर्व लोकांचे कौतुक तो बघत बसतो त्रयस्थपणाने लोक जे काही करत असतात त्यांच्याकडे तो केवळ त्रयस्थपणे तटस्थपणे पाहत असतो तो स्वतःही काही खेळ करतो पण कुणाच्या डावात मात्र तो कधी सापडत नाही ज्याचा भार त्याच्या डोक्यावर मात्र तो ठेवून देतो कुणी या डावात अडकून पडतात तर कुणी या प्रपंचच्या डावामध्ये मोकळे होतात तुकाराम महाराज म्हणतात हा गोपाळ हातात घास घेऊन ज्यांचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्यांना त्या काल्याचा भाग देत असतो म्हणजे जसं ज्याचं कर्म असेल त्या त्या प्रकारचंच फळ त्या त्या माणसाला मिळत असतं भगवंत यामध्ये काही करत नाही तो तटस्थपणे सर्व फक्त पाहत असतो काम सारुनी सकळू आले अवघे गोपाळू झाली आता वेळू मनती ना शिदोऱ्या देती आपुलाला झाडा गाई बैसविल्या वाडा दोन दिल बोबडा वाकड्याचा हरी मेळी आपुलाली आवडी मुदा बांधल्या परवडी निवडून या गोडी हरी मेळवी त्यात ती भार वागविला खांदी नवती मिळाली जो मांदी सकळांची संधी ओझी अवघी उतरली मागी जो तातडी त्याची रागा येती गडी तुझी कारे कुडी येथे मिथ्या भावना एक एकाच्या संवादे कैसे झाले ब्रह्मानंदी तुका म्हणे पदे या रे बंधू हरीची रोजची जी काही कामं असतील ती सर्व कामं आटपून सर्व गोपाळ एकत्र आलेले आहेत आणि म्हणू लागलेत की आता वेळ झालेली आहे आपल्या शेजोऱ्या या ठिकाणी आणून सोडा मग सर्वजण आपापल्या कर्माचा हिशेब देऊन इंद्रियरूपी गायी आपल्या हृदयाच्या गोठ्यामध्ये बांधू लागले आणि भगवान श्रीहरीच्या भोवती मोठ्या पोटाचा दोंदील बोबडा वाकडा असे सर्व सवंगडी जमा झालेले होते या सर्व गोपाळांनी आपापल्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या भावभक्तीच्या आणि विविध प्रकारच्या मुदा बांधलेल्या आहेत त्यातील गोडी निवडून श्रीहरीने आपली शुद्ध आवड त्यामध्ये मिसळली जोपर्यंत हे सर्व गोपाळ समुदायात एकत्र आलेले नव्हते तोपर्यंत त्यामधील प्रत्येकाला आपापल्या भार खांद्यावर वागवावा लागत होता पण आता हे सगळे एकत्र झाल्यानंतर म्हणजे सर्व एकत्र आल्यानंतर गोळामेळा झाल्यानंतर प्रत्येकाची जी काही अडचण होती त्या अडचणींची ओझी अनेक जणांच्या खांद्यावरून खाली आली जो उतावळा होऊन श्रीहरीचे प्रेम सुरुवातीला मागतो त्यास दुसरे रागावतात आणि म्हणतात की बाबा रे अशी तुझी खोटी भावना का रे आम्हाला पण हवे ना तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे एकमेकाच्या संवादात सर्व गोपाळ ब्रह्मानंद मिळवून संतुष्ट झालेले आहेत आणि ही संतुष्टी ही तृप्ती देणारी भगवान श्रीहरीची जी पाऊली आहेत त्याला आपण वंदन करूया हे मुने पाबळी गडिया बोले वन माळी नाशी दोर्या सकळी काला करू आजी अवघी की ठाई करुणी स्वाद त्याचा पाही मज पाशी आहे तीही तुम्हा माझी देतो म्हणती वरवे गोपाळ म्हणती वरवे गोपाळ वाहती सकळू मोहरी पावे आनंदी फडकी सोडी येल्या मोठा अवघा केला एक वटा काला करून या वाटा गडिया देतो हरी एका पुढे एक घाली हात पसरी मुख गोळा पावीत या सुख अधिकची वाटे मनती गोड झाले मनती गोड झाले आणि कधीही नाही पोट झाले हात नेतो मुखापाशी हिराच्या वाशी, खाई आपण तयाशी दावी वाकुलिया देवोनिया मिठी पडे लागतील पाठी धरुणी काळजील उठी, मुखा माझी खाती मनती ठकडारे काना लावी घासा भरी राणा दुम करी तो शहाणा पाठोवाटी तयाच्या अवघी यांचे खायो कवळ कृष्णा माझी मायू सुरवर म्हणती हाय हाय सुखांतरलो एक एका मारी डुंगा पाटी तोंडावरी गोळान सावे हरी म्हणे पुरे आता अरे येतो काकुलती गोळान सावे श्रीपती म्हणे खेळू आता निती सांगो आदरिली आनंदाची फेरी माझी घालोनी या हरी एक झाली ती हुंबरी वाती शिंगे पावी वाकडे बोबडे खुडे मुडे एक लुडे आवडती पुढे भाऊ भाऊक ते करी तुको त्यांचे देखोन या मुख हरी वाटत तसे सुख खद खदा हसे एक एकाचे उच्चिष्ट खाता न ती विटो केली लाजताही धिटू आपुली या संगे नाही ज्याची गेली भूक त्याचे पसरवी मुख अवघी आदी तू सुख सारिकेची हरी मनती भला भला हरी तुझी संगती रे बरी आता विशी तरी नवजो आणि का सवी गाई विसरल्या चार पक्षी स्वापदांचे भार झाले यमुनेचे स्थिर जिळवाहो ठेले देव पाहाती सकळ मुखे घोटून या लाळ धन्य म्हणती गोपाळू धिक झालो आम्ही मनती कैसे करावे मनती कैसे करावे यमुना जळी व्हावे मत्स्यशेषो घ्यावया सुरवरांचे थाट भरले यमुनेचे तट सवाधिकची ओट मटमटा वाजवी आनंदे सहित क्रीडा करी गोपीनाथ मनती मुने तू हातू नका कोणी मनती जाने जीवीचे मनती जाने जीवीचे लाजे त्यास येथे कैसे शेष कृष्णाचे लाभ थोरिवे धन्य दिवस काळू आजी पाव लागू पाळू मनती झालो रेस कळो तुझी यानी हाती मानवले गडी एक एकांचे आवडी दही खादली परवडी धनीवरी आजी तुझा संग बरवा नित्य आम्हा द्यावा ऐशे करून या जीवा नित्य देवा चालावी तव म्हणे वन माळी घ्यारे काठी या तांबळी आता जाऊ खेळी मेळी गाई चारावया तुका म्हणे प्रेमे झाली कोणान सावे चाली गाई गोपाळाशी केली आपण यासरी आजी झाला आनंद आजी झाला आनंद चाली परमानंद सवी आम्हा सहित यमुनेच्या काठावर उभा राहून भगवान आपल्या गोपाळांना सौंगड्यांना म्हणाले की बाबा रो तुम्ही सर्वजण आपापल्या शेजोऱ्या या ठिकाणी आणा आज आपण काला करून खाऊ सर्व शेजोऱ्या एकत्र करून त्याचा मी प्रथम आस्वाद घेतो आणि त्यानंतर माझ्याजवळ जी शिदोरी आहे तीही तुमच्या शिदोरीमध्ये घालतो आणि तुम्हाला वाटतो तेव्हा गोपाळ म्हणाले बाबा रे कृष्णा तू जे करतोस ते ठीक आहे बरे आहे असे म्हणून सर्व गोपाळ आनंदाने मोहरी पावा वाजवू लागले एका खडकावर सर्व गोपाळांनी सर्व सवंगड्यांनी आपापल्या शेदोऱ्यांची गाठोडी सोडली सर्व शेदोऱ्या एकत्र करून त्याचा काला केला आणि भगवान हरी तो काल्याचा भाग आपल्या सवंगड्यांना देऊ लागले तेव्हा सर्व गोपाळ एकापुढे एक असे हात पसरू लागले एकमेकांच्या मुखामध्ये घास भरवू लागले ज्यांना काल्याचा गोळा जास्त मिळाला त्यांना अधिक सुख प्राप्त झाले देवा आजचा काला फार गोड झाला आहे रे आमचे पोट अद्याप भरलेले नाही पहा आणखी थोडा दे ना असे गोपाळ श्रीकृष्णाला म्हणू लागले देवाने एका गोपाळाच्या तोंडात काला घालण्यासाठी मुखाजवळ हात नेला तो बिचारा भोळा तोंड वासू लागला पण भगवंताने ते कपट केलेले असल्यामुळे त्या गोपाळाच्या तोंडात न घालता त्याने तो आपण स्वतःच खाऊन टाकला आणि गोपाळाला टुकूटुकू करून वाकडे दाखवू लागला देवाने एकदम काल्यावर झडप मारली आणि सारा काला खाऊन तो पळू लागला तेव्हा सारे गोपाळ देवाच्या पाठीमागे पळू लागले सर्वांनी त्याला धरले आणि त्याच्या तोंडातून काला ओढून बाहेर काढू लागली अरे हा काना फार फसवा आहे एका घासासाठी याने आपल्याला रानभर फिरवले याच्या पाठीमागे लागून जो खूप पळतो तो खरा शाणा आहे असे काही तज्ज्ञ गोपाळ सांगू लागले तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे माझी श्रीकृष्ण माऊली वृंदावनामध्ये सर्वांच्या हाताने घास खात असलेले दृश्य पाहून इंद्राधिक देव म्हणू लागले की हाय हाय आम्ही या सुखाला अंतरलेलो आहोत आम्हाला हे सुख मिळत नाही ते गोपाळ एकमेकाच्या ढुंगणावर पाठीवर तोंडावर चिंध्यांचा जो चेंडू होता तो चेंडू एकमेकात मारू लागले पण तो चेंडूचा मार हरीला सहन होईना म्हणून तो गोपाळांना म्हणाला की रे आता पुरे करा चेंडूचा भार सहन न झाल्यामुळे हरी अक्षरशः काकुळतीला आला आणि गोपाळानं म्हणाला आता आपण एखादा चांगला खेळ खेळू त्यानंतर भगवंताने समजुतीच्या गोष्टी सांगितल्या गोपाळाने बरे कृष्णा ठीक आहे असे म्हणून आनंदाने त्याच्या भोवती वेडा घालून हरीला मध्ये बसवले आणि सर्व गोपाळ आनंदाने ओरडू लागले मोहरी पावा वाजवू लागले त्या गोपाळापैकी कोणी वाकडे कोणी बोबडे कोणी अशक्त खुजे ठेंगणे रोकडे अशा प्रकारचे होते तरी सुद्धा कृष्णाला ते फार आवडले कारण ते फार भाविक होते भगवंत त्यांचे फार कौतुक करीत असतो हरी त्यांचे मुख पाहून खदखदा हसत होता आणि भगवंताला त्या गोपाळापासून फार सुख वाटत होते एकमेकांचे उच्चिष्ट खाताना त्यांना वीट येत नव्हता नेहमी लाजणारी भिनारी पाठीमागे राहणारी जी काही मुले होती पण कृष्णाने आपल्या संगतीने त्यांना सुद्धा धीट करून सोडली त्यांच्यामध्ये धैर्य आणले ज्या गोपाळांची भूक शमलेली नव्हती त्यांना तोंड वाचण्यास त्यांनी सांगितले आणि नंतर तो श्रीहरी सर्वांना सारख्या प्रमाणात काल्याचे सुख देत राहिला गोपाळ म्हणाले हरी तू फार चांगला आहेस रे तुझी संगत सुद्धा फार चांगली आहे तू जर आम्हाला एखाद्या वेळी फसवलंस तरी सुद्धा आम्ही तुझ्यावर रागावणार नाही आणि तुझ्यापासून कधी दूर जाणार नाही याप्रमाणे तो काल्याचा आनंद पाहून गायी देखील चारा खाण्याचे विसरल्या पक्षी व्याघ्र इत्यादी जी काही श्वापद आहेत यांचा समुदाय जागच्या जागी शांत होऊन उभा राहिला यमुनेमध्ये जे पाणी वाहत होते ते वाहण्याचे थांबले आणि स्थिर झाले इंद्राधिक देव मुखाने लाळ घोटून पाहू लागले व हे गोपाळ धन्य आहेत आमचा धिक्कार असो अशा प्रकारचे म्हणू लागले हा काला वरून पाहणारे जे काही देव होते ते परस्परात विचार विनिमय करू लागले आणि आपल्याला कोणत्या प्रकारे हा काल्याचा प्रसाद मिळेल यासाठी कोणती युक्ती करावी यासाठी काही देव म्हणाले की गोपाळ हात धुण्यासाठी यमुनीच्या पाण्यात येतील तेव्हा त्यांच्या हाताची जे वृष्टी असेल ते आपल्याला मिळणे शक्य आहे तेव्हा जो काही तो शेष भाग राहिला आहे तो खाण्यासाठी आपण यमुनेत मासे भाऊन राहावे आणि ही युक्ती सर्वांना पसंत पडली त्याप्रमाणे यमुनीच्या पाण्यात माशांच्या रूपाने इंद्राधिक देवांची गर्दी झाली तेव्हा गोपाळ दातवोट वाजवीत अशा रीतीने अधिकच मोठ्या काल्याची घास खाऊ लागली याप्रमाणे गोपाळासहित भगवान श्रीकृष्ण काल्याची क्रीडा आनंदाने करीत असताना भगवान मध्येच म्हणाले आज यमुनेत कोणीही हात धुवू नका तेव्हा गोपाळ म्हणाले की यमुनेमध्ये लपून बसलेल्या देवांचे मनोगत कृष्णाने बरोबर ओळखलेले आहे जे मोठेपणाच्या अभिमानाने लाजतात त्यांना हे शेष कसे काय मिळेल आजचा दिवस आपल्याला मात्र मोठा भाग्याचा आणि लाभाचा ठरलेला आहे देवा तुझ्या हाताने काल्याचे सेवन करून आम्ही सर्वजण तृप्त झालेलो आहोत तुझ्यामुळे सर्व गड्यांना आनंद झालेला आहे आज ज्यांना जितके दही खावेसे वाटले तितके पोटभर त्यांनी खाल्लेले आहे देवा जन्मोजन्मी तुझी संगती आम्हाला दे रे कारण ती चांगली आहे देवा आमच्या मनाला सर्व काळ आनंद देण्यासाठीच आमच्याशी असेच वर्तन ठेवू तेव्हा देव म्हणाले की गड्यानो आता आपापल्या काठ्या आणि कांबळी घ्या आता या ठिकाणी आपण खेळीमेळीने गाई चालण्यास जाऊया तेव्हा गोपाळ म्हणाले आज फार मोठा आनंदाचा दिवस आहे बाबा या ब्रह्मानंदाचे वर्णन करता येत नाही कारण आपल्या बरोबर परमानंद सख्य भगवान श्रीकृष्ण आहेत तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे सर्व गोपाळ आणि कृष्ण प्रेमाने तृप्त होऊन गेले कोणाला सुद्धा कृष्णाला सोडून एक पाऊल चालणे सहन होईन असे झाले कृष्णाने गायी गोपाळांना आपल्या सारखेच करून ठेवलेले होते याहू यातला जाऊ सकळा पाहू जी वृंदावनीचा वाईला गोपाळे वेणुनाद पडे कानी धीर नवे मनी चित्तू झाले चंचोळू उरले ती सांडा कामू नका करू गोवी हेची वेळ ठावी मज कृष्ण भेटीची निवतील डोळे याचे श्रीमुख पाहता बोलती ती आता घरची सोसू वाईट कृष्ण भेटी आड काही नावडे आणिकू लाज तरी लोक मन झाले उदास एकाएकी चालिल्या साधावित सवे तुका म्हणे देवी रूपे केल्या तन्मयो बायानो या आपण सर्वजण मिळून जाऊ आणि वृंदावनामधील त्या कान्होबाचा सोहळा पाहूया गोपाळकृष्ण वेणू वाजित आहे त्याचा मंजूळ सुस्वर ध्वनी कानावर पडल्यामुळे वृंदावनात जाण्यासाठी माझे चित्त अगदी उतावीळ आणि चंचल झालेले आहे आता मला धीर धरवत नाही प्रपंचातील कामे राहिली असतील तर राहू द्या विनाकारणाची ती करण्यामध्ये गुंतून पडू नका कारण कृष्णाची भेट होण्याची हीच मनुष्य देहातील वेळ आहे हे मला पक्के माहीत झालेलं आहे भगवान श्रीकृष्णाचे श्रीमुख पाहिले असता डोळ्याचे समाधान होऊन जाते घरची माणसे काही वाईट बोलतील तर ते आपण सर्वजण सोसू कृष्णाच्या भेटीला आड येणारे कोणीही असले तरी पण ते मला आवडत नाहीत लोक मर्यादा सांभाळावी हे खरे आहे पण माझे मन तर प्रपंचाविषयी पूर्णपणे उदास होऊन गेलेले आहे विटलेले आहे याला मी तरी काय करू तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे त्या गोपिका एकमेकींना वृंदावनात येण्याविषयी सूचना देत राहिल्या आणि चालू लागल्या कारण देवाने आपल्या अतिसुंदर रूपाने त्यांना तन्मय केलेले होते फुगड्या दोन अभंग फुगडी गपू फुगडी घालता उगडी राहे लाज सांडुनी एक एकी पाही फुगडी गे अवघे मोडी गे तरीच गोडी गे संसार तोडी गे मागे जे शिकली होतीस पोटी त्याची विचारुनी आता उच्चारी ओठी त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठी सावरुणी धरी घाली मुळबंदी गाठी आगळी पाऊल जिंके कायक भावशी मान मानवती तिन्ही लोक तुका म्हणे तुझ मज मध्ये भाव समतुके बारो घेऊ पावो उंच ठाऊ प्रपंच रूपी फुगडी घालीत असताना तू बाह्य वस्तूंविषयी कसली ममता माया न धरता पूर्णपणे निसंग होऊन उघडी राहा सर्व प्रकारची लाज सोडून दे त्या एका परमेश्वराकडेच एक रूपाने तू पहा या फुगडीच्या नादाने तू प्रपंचामधील बाह्य उपाधी साऱ्या मोडून टाक आणि संसारातील बाह्य गोष्टींचा संघ सोडलास तरच या फुगडीची गोडी तुझ्या ध्यानामध्ये येईल पाठीमागे अव्यक्त असताना जो एकात्मतेचा भाव तू शिकले होतीस तो तुझ्या जवळ आहेच त्याचाच विचार करून आपल्या ओठातून तू उच्चार कर ही फुगडी खेळताना त्रिगुणांची वेणी तुझ्या पाठीवर एकसारखी उडत असते ती नीट सावरून धर यासाठी योग मार्गातील मूळ बंधाची जी काही बंधक्रिया आहेत त्या कराव्या लागल्या तरी तू त्या खुशाल कर या फुगडीच्या खेळामधील तुझे एक पाऊल पुढे पडेल त्याप्रमाणे तू जिंकू शकशील एकरूप होण्यामध्ये तुला यश मिळेल तुला मान मिळेल तिन्ही लोक तुझा मान राखतील तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या माझ्यामध्ये एकच आत्मरूपाचा भाव आहे या वेळेस या ठिकाणी अशा आत्मस्वरूपाची अनुभूती घेऊन तुझ्या बरोबरीने आम्ही उंचावले जाऊ म्हणजे आमची आत्मोन्नती होऊ शकेल आमच्या जाणीवेची पातळी वाढेल फुगडी पू सवती माझे तू अगुनी भरली तू तुझ्या डुंगा तोंडावरी तू फुगडी घेता आली हरी उठ जाओ जगनोवरी हात पाय बिंबळ जाती ढुंगण गोळीता लागे माती सात पाच आणल्या हरी वाचून काय तगशी पोरी सरला जम पांगले पायू अजून वरी घोळशी कायू तुका म्हणी अजून तरी सांगितले ते गधरी करी हे सखे मी तुला फू फू फुगडी घालते आहे तू प्रपंचामध्ये असक्त असल्यामुळे माझ्याशी विरोध करणारी तू माझी सवत झालेली आहेस मल विक्षेप आणि आवरण या दोषाने तुझे मनोरूपी ढुंगण भरलेले आहे यासाठी ते दोष तू धुवून टाक नाहीतर तुझ्या तोंडावर आम्ही थुंकू माझ्याशी फुगडी खेळताना तुला हार खावी लागली यासाठी हे जगाशी संबंध ठेवणाऱ्या हे बाई तू येथून उठून जा प्रपंचाशी फुगडी खेळशील तर जरा म्हणजे म्हातारपणी तुझे हातपाय थकून जातील शिथिल होतील त्या प्रपंचातच मनरूपी ढुंगण घोळत बसतील तर तुझ्या ढुंगणाला कामक्रोधांची माती लागेल हे पोरी पंच प्राण पंच ज्ञानेंद्रिय मन बुद्धी या साता पात्रांना जिंकल्याशिवाय तू माझ्या बरोबरच्या पारमार्थिक फुगडीमध्ये टिकू शकणार नाहीस प्रपंचाशी फुगडी खेळताना तुझा दम निघून गेलेला आहे संपलेला आहे आणि पाय पांगळे झालेले आहेत अशी तुझी ही हीन दीन अवस्था झालेली असून सुद्धा मनरूपी ढुंगण तू पुन्हा पुन्हा काय घोळीत बसले आहेस तुकाराम महाराज म्हणतात अग गदरे अजून तरी मी सांगते आहे त्याप्रमाणे तू कर आणि यातून बाहेर पड लखोटा अभंग एक लय लय लखोटा मुळबंदी कासोटा भावा केली साही आता माझे पाही हातो हाती गुंतली जीवपणा मुकली धीर माझा निका सांडी बोलू पिका अंगिकारी हरी नको पडो फेरी लाज हरी भांडी जगझोडी रांडी बैस भावा पाठी ऐक माझ्या गोष्टी केला सांडी गोहू येथे धरी मोहू पाठ मोरा डोलू ते बोलू पांगलीस बाळा पुढे अवकळा आता उभी ठाई उभा उभी पाही नको हुडुकरी पुढे गाडव कुतरी नामा केली खरे आपुले म्या बरे तुका म्हणे येरी पांगविल्या पोरी योग मार्गामध्ये जे काही बंद आहेत मुलबंद उड्डाण बंद आणि जालिंदर बंद इत्यादी प्रकारच्या ज्या काही क्रिया आहेत त्यांचा कसोटा घालून आणि सर्व वृत्तींच्या अनुसंधानाचा परमेश्वराशी लय साधून मी ही लखोट्याची क्रीडा करीत आहे माझ्या भावव्रतीचे साह्य मी घेतलेले असल्यामुळे माझा खेळ माझी क्रीडा तू आता पाहच माझी व्रती आता जीवपणापासून मुकून ताबडतोब ईश्वरात ईश्वर स्वरूपात गुंतून राहिलेले आहे माझे धैर्य पहा किती उत्तम आहे उगाच तू काही जी पोकळ बडबड करतो आहेस ती पूर्णपणे सोडून देईल तू सुद्धा याच श्रीहरीचा अंगीकार कर फुकटच जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तू का बरे अडकतोस अरे साऱ्या जगाची उठाठेव करणाऱ्या हे रांडे भांडखोरे थोडीशी तरी तू तुझ्या मनामध्ये लाज धर ना तू श्रीहरीच्या भक्तीचाच फक्त आश्रय कर माझी गोष्ट तू नीट ऐकून घे देहाभिमानाचा तू जो पती केला आहेस तो सोडून टाक म्हणजे तू मीच ध्येय आहे हा या अहंकाराने या अभिमानाने जे वावरतोस ते सोडून दे आणि श्रीहरीच्या ठिकाणीच प्रेम ठेव पाठमोरी होशील तर तुझी अवस्था फार कठीण होऊन जाईल तुला कंप सुटेल कापरे भरेल व्यर्थ बडबड तुला आवरावी लागेल आणि हे बाई बाह्यव्रतीमध्ये तू रमून जाशील तर पुढे फार कठीण समय प्राप्त होऊन जाईल तुला अतिशय वाईट परिस्थिती प्राप्त होईल आताच या ठिकाणी उभी आहेस तोच भगवंताकडे जा उगीच पुढे डुक्कर गाढव कुत्री यांच्या जन्माला तू जाऊ नकोस तुकाराम महाराज म्हणतात या श्रीहरीच्या नामाने माझे मी कल्याण करून घेतलेले आहे पण इतर मुली मात्र त्यांचे चित्त देहावर आणि प्रपंचावर असल्यामुळे त्या पडून गेलेल्या आहेत हुंबरी तुशी कोण घाली हुंबरी साही पांगल्या अठराचारी मुखावरी हरी शेषो शिनविली चेंडू वासवे घातली उडी नातीला काळया देवनी बुडी अशुद्ध पिता करुणा नाही तुवा मारी मारिली रावणाचे घर बुडविले सारे त्याचे रांडा रांडापुरे मारिली जाणो तू ठावा हेशी आम्हा तू आपुला मामा मारिला याशी खेळता नाश थोरू तुक या स्वामी सारंग धरू देवा तुझ्या बरोबर हुंबरीचा खो सॉरी हुंबरीचा खेळ कोण बरे खेळणार अरे तुझे सामर्थ्य अचाट आहे ते वर्णन करता येत नाही चार वेद अठरा पुराणे तुझं गुण वर्णन करून थकलेले आहेत भगवंता हजार तोंडाचा जो शेषनाग आहे तो सुद्धा तुझे गुण वर्णन करताना शिरून गेला गोकुळामध्ये यमुनेच्या तीरावर चेंडू फळीचा खेळ खेळत असताना चेंडू जेव्हा यमुनेच्या डोहामध्ये पडला तेव्हा तूच यमुनेमध्ये उडी मारलीस आणि त्या ठिकाणी असलेला जो दुष्ट कालिया नाग होता त्याचा तू पराभव केलास तुला मारण्यासाठी स्तनामध्ये विष लावून ती पुतना मावशी आलेली असताना तू तिचे रक्त प्राशन करून तिला सुद्धा मारलेस तुला करुणा कशी येत नाही रामावतार तू घेतलास आणि त्या रावणाचे पारिपत्य केलेस त्याची बायको मुले मारून टाकलीस तू किती कठीण हृदयाचा आहेस रे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे या अवतारात तू आपल्या कंस मामाला सुद्धा ठार मारलेस तुकाराम महाराज म्हणतात सारंग नावाचे धनुष्य धारण करणाऱ्या या ईश्वराशी खेळ खेळताना असाच मोठा नाश होतो कधी देहात्म बुद्धीच्या वृत्तीचा नैनाट होतो आणि तो कधी भगवंताशी एकरूप होऊन जातो हे कळत सुद्धा नाही हमामा अभंग दोन मशी पोरा घेरे बारू तुझे बुजीन खाली द्वारू पोरा हमा हमा मारे मशी मातू घाली पोरावरी सांभाळी खाली तरीच मशी बोलो पोरा जिव्हाळ्याची ओलो मशी घेता भासू जीवा मी नासू मज सवी खरा पण जाऊ नेदी घरा आमुची रंगे तुझे तगे नाही संगे तू क्या सवी भासू हरिजिवा करी नासू भगवंत म्हणतात की पोर हो माझ्या बरोबर एक वेळ तरी हमामा खेळ म्हणजे मी तुझे अधोगतीचे द्वार बुजवून टाकीन तू आता माझ्या बरोबर हमामा घाल परंतु सद्गतीचा आणि अधोगतीचा विचार मात्र करीत राहा हे पोरा परमार्थाविषयी सतत जिव्हाळा असेल तरच माझ्याशी बोल माझ्याबरोबर हमामा खेळण्याची प्रतिज्ञा केलीस तर तुझ्या जीवदशेचा आणि मी तुपणाचा नाश होऊन जाईल तू माझ्याबरोबर राहशील तर पुन्हा तुला संसाराच्या घरी कधीच जाऊ देणार नाही म्हणजे तू या सर्व संसारातून मुक्त होशील आणि माझ्याजवळच राहशील आमच्या आनंदापुढे दुःख नाममात्र सुद्धा शिल्लक राहत नाही आणि आमच्या संगतीमध्ये ऐक्यामध्ये द्वैत टिकत नाही तुकाराम महाराज म्हणतात मी हरी बरोबर हमामा खेळण्याची प्रतिज्ञा केली त्यामुळे हरीने माझ्या जीवदशेचा नाश केला आहे हमा मारी पोरा हमा मारी हमा माघालिता ठकली पोरू करीर झार चौऱ्याऐंशीची पहिले पहारा रंगाशी आली सोहम सोहमसे बार घेतली देखून गडीते विसरली डाई पडिले आपणची दुसऱ्या पहारा महानंदे हमा घाली छंद छंदे दिस वाढे तू गोड वाटे पुढे नेणे पोर काय होते ते तिसऱ्या पहारा घेतला बारू अहमपणे पायन राहे स्थिरू सोस सोस करिता डाई पडसी सत्य जाणे हा निर्धारू चौथ्या पहारा हमामा घालिशी कापविशी हात पायू सूर्या पाटीलाचा पोर येमो त्याचे पडशी लोडाई हमामा घालिता भ्याला तुका त्याने सांडिली गड्याची सोयी यादवांचा मुले एक विठोबा त्या सवे चारी तो गाई पोर हो अरे हमामा खेळ रे हमामा हमामा हमामा असे म्हणताना आणि खेळताना हे पोर फसून गेले आहे आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फंदामध्ये सापडलेले आहे गर्भावस्थेच्या पहिल्या अवस्थेमध्ये मोठा रंग आलेला होता त्यावेळी हे पोरा तू सोहम सोहम म्हणजे मी तो आहे मी तो आहे असा छंद घेतलास पण संसारातील इतर गडी पाहून तू हा छंद विसरलास आणि या डावामध्ये आपण होऊनच अडकून पडलास दुसऱ्या बालपणीच्या वेळी तू मोठ्या आनंदामध्ये होतास सो छंदाने हमामाचा खेळ खेळत राहिलास आणि जर तशी वाढ होऊ लागली तस तसे तुला बरे वाटू लागले पण पोर हो पुढे काय आहे हे तुला माहीत आहे काय दुसऱ्या तारुण्याच्या अवस्थेमध्ये याने मी वेगळा मी निराळ आहे मी कोणतरी वेगळाच आहे असा देहबुद्धीचा आणि अहमपणाचा तू ध्यास घेतलास त्यामुळे याचा पाय स्थिर राहीना तो सारखी संसाराची उठाठेव करू लागला त्याने नाना विषयांचा शोध केल्यामुळे तो या डावामध्ये पूर्णपणे सापडला आणि हे खरोखरच आहे मग चौथ्या अवस्थेमध्ये म्हातारपण आल्यानंतर त्याचा हमामा निराळाच सुरू होतो वेगळ्या प्रकारचा त्याचा खेळ चालू राहतो त्याचे हातपाय थकून जातात ते कापू लागतात आणि त्यावेळी सूर्याजी पाटलाचा पोर यम म्हणजे यमाला सूर्याचा पुत्र असे समजलं जातं तो सूर्याजी पाटलाचा पोर जो यम आहे त्याच्या तावडीमध्ये सापडण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपलेली असते तुकाराम महाराज म्हणतात देहादी प्रपंचाशी हमामा खेळताना मी भीत असतो मी या सर्व गड्यांचा संबंध सोडून गोकुळातील यादवांचा जो मुलगा आहे जो विठोब आहे त्यालाच मी मित्र करून त्याच्या गायी मी वळण्याचे चारण्याचे काम करतो आहे गायी आपण एक आम्हा घरी एक गाय दुबताही पाना न समाई त्रिभुवनी वानते सावळी नावते श्रीधरा सरे वसुंधरा चौदा भुवने वत्सनाई मायू भलत्या सवे जायू कुरवाळी तोलाही भाव भरणा चौधारी चिरू ओळली अमुपू झाले सनकादिको सिद्धो मुनी तुका म्हणे माझी भूक तेथे कायू जो गाविते मायो तिन्ही लोका आमच्या घरामध्ये एक दुपती गाय असून तिचा पाना सर्व त्रिभुवनात मावत नाही इतकं तिचं दूध आहे तिचा रंग काळसर असून तिचे नाव श्रीधर असे आहे ती पृथ्वी आणि सर्व चौदा भुवनामध्ये चरत असते आणि वावरत असते तिला स्वतःला वासरू नसल्यामुळे ती कोणाही भक्ताबरोबर जाते जो तिला प्रेमाने कुरवाळतो थोपडतो प्रेमाने तिच्याशी वागतो त्याला ती कृपेचे दूध भरभरून देते या गायीच्या चार स्तनातून चार धारांनी कृपेचे दूध भरभरून मिळत असते याच दुधावर समकाधिक महारुषी आणि सिद्ध लोक संतुष्ट होऊन गेलेले आहेत तुकाराम महाराज म्हणतात अशा ठिकाणी माझी एवढीशी भूक ती काय विशेष आहे कारण ही अद्भुत धेनू तीन लोकांना सुद्धा जोपासना करू शकते एवढं हिचं अमाप सामर्थ्य आहे कांडन अभंग दोन सिद्ध करून या ठेविले कांडनो मज सांगा शुद्ध बुद्धी गे आठ वहादरी मज जागे करे मागिली पारी शेवटी चागे समतुकी घावू घाली हो साजनी मी तुझ मिळणी जवळ मिळे एक कशी पाखडी दुसरी निवडी निशेष तिसरी ओज करी सरली कांडणू पाकशुद्धी करी मेळवण क्षिरी साखरेचे उद्धव अक्रूर बंधू दोघी जणू बाप नारायणो जेवणारू तुका म्हणे मज माहेरी आवडी म्हणून तातडी मूळ केले आत्मा आणि अनात्मा या दोघांचे कांडन मी तयार करून ठेवलेले आहे कांडन करण्यासारख्याच या गोष्टी असल्यामुळे माझी विवेकबुद्धी सुद्धा या कामी सदैव माझी मैत्रीण झालेली आहे आणि त्या विवेकबुद्धीच्या साह्याने मी हे कांडन करीत असते ही आठवण मनात धरूनच अगे मला रात्रीच्या शेवटच्या प्रहरी म्हणजेच पहाटेस तू जागे कर म्हणजे मला व्यवस्थित कांडन करता येईल म्हणजेच भावार्थ असा की पहाटेस उठून भगवंताचे नामस्मरण ध्यान करता येईल हे मैत्रिणी तू सर्वत्र समत्व बुद्धी धरूनच या कांडनासाठी गाव घाल तर तुझी आणि माझी जुनी एक रूपाची होऊन जाईल या शुद्ध बुद्धीने मी माझ्या वृत्तीचे किंवा देहात्म भावाचे कांडन करताना एकदा पाखडीन एकदा निवडीन एकदा सडून काढीन मग मात्र माझी बुद्धी तेजस्वी होईल एवढे झाले म्हणजे कांडन संपेल आणि त्यानंतर स्वयंपाक तयार होईल खीर आणि साखर यांची मिळणी आत्मज्ञान आणि सुखानुभूती यांच्या स्वरूपामध्ये होऊन जाईल आणि या अलौकिक प्रसंगी उद्धव आणि आक्रूर हे भगवान श्रीकृष्णाचे सखे आणि प्रत्यक्ष भगवंत नारायण भोजन करण्यासाठी येणार आहेत तुकाराम महाराज म्हणतात मला माझ्या माहेरच्या माणसांची मोठीच आवड असल्यामुळे तातडीने ते सर्वजण मला बोलवायला आलेले आहेत सावडी कांडणू ओवी नारायण निवडी आपण भूस सारू मुसळ आधारी आवरुणी धरी सावरुणी तिरी गाऊ गाली, वाजती काकणी अनुहात गजरे छंद माही रे गाऊ गीती कांडिता कांडणो नवे भागू शिणो तुझ मजपनो निवडे तू तुका म्हणे रूप उमटे आरिसा पाक त्या सरिसा शुद्ध झाला सावळी कांडन ओवी नारायण सखे ग नारायणाला ओव्या गात झालेले कांडन सावळ त्यामध्ये असलेली अनात्मरूपीची जी भूस आहे आणि आत्मारूपी सारभूत कर यांची स्वतः निवड करून ठेवू विवेकाचे मुसळ आता चांगले वर धर आणि मन बुद्धी यांना स्थिर करून वैराग्याचे एकसारखे घाव घालीत राहा अनाहात नादाची काकणे वाजत आहेत त्या नादामध्ये त्याच्या छंदामध्ये आपण रुक्मिणी माता आणि पांडुरंग पिता यांना गीतामध्ये गाऊ तुझ्या माझ्यामध्ये जोपर्यंत परकेपणा निर्माण झालेला नाही तोपर्यंत कितीही काढले कितीही आत्मचर्चा केली किंवा कृष्णा विष्णू हरिगोविंद असे नामसंकीर्तन केले तरी त्याचे श्रम वाटणार नाहीत तुकाराम महाराज म्हणतात आरशामध्ये आपले रूप जसे स्पष्ट उमटते त्याप्रमाणेच अनुभवामध्ये आत्मा स्पष्ट झाला त्याची अपरोक्ष अनुभूती आली म्हणजे तोच खरा कांडल्याचा परिपाक झाला असे जाणावे